शिवाजी की तलवार है लावनी बेमिसाल है टेक्नोलॉजी के साथ संस्कार है मराठी करती स्वागत हर भाषा का यहाँ भूमि अपनाती हर त्योहार है सुनिए पुनेरी आवाज 107.8 खुश रहो खुशियाँ बांटो नमस्कार अपन radio Puneri Awaaz one nought seven point eight F एक मुलाकात या कार्यक्रम मध्य अपन सर्व श्रोत खूब खूब स्वागत है आजचे एक मुलाखत कार्यक्रममध्ये आपण अकोला या क्षेत्रातून टीचर आपल्याबरोबर आहेत पुणेरी रेडिओ स्टुडिओमध्ये ते उपस्थित आहे स्टुडिओमध्ये माझं बरोबर आहेत श्री चारुदत्त रामदास मेहर सर आपल्याबरोबर आहे आणि त्यांची एक विशेषता म्हणजे ते साहित्यिक रुचिकार आहे आणि साहित्य जगतमध्ये त्यांनी खूप काही काम करतात आणि करत राहणार आहे तर आपण आज त्यांच्या मुलाखतीमध्ये त्यांच्याबद्दल आणि त्यांची रुची आणि शिक्षण क्षेत्रामध्ये कसं ते काम करतात कसे ते आले ते सगळ्या गोष्टींवरती आपण चर्चा करणार आहेत तर सर्वात पहिले श्री चारुदास सरांचा खूप खूप स्वागत आहे एक मुलाखत कार्यक्रमामध्ये नमस्कार नमस्कार सर कसे आहेत मजेत आहे एकदम <laughs> खूपच आनंद वाटला तुम्ही अकोलावरून इकडे आलेत पुणे <laughs> रहाटणीमध्ये आणि स्टुडिओमध्ये तुम्हाला पाहून मलाही आनंद झाला मला कोणीतरी सांगितलं की फारच सुंदर रचना असतात त्यांची कविता आहे आणि त्यांचा एक ग्रुप बनलेला आहे आणि ग्रुपमध्ये लोकांना शिकवण्याचं कामही करतात असं जेव्हा मला माहिती पडलं तर मलाही एक जिज्ञासा निर्मित झाली आतून की कसा सरांशी एकदा भेट झाली का मग आपण एक स्टुडिओमध्ये आपला प्रोग्रामही रेकॉर्ड करूया आणि लोकांपर्यंत तुमचे विचारही पोचवूया तर या दृष्टिकोनातून सर्वात पहिले आपले जे श्रोता आहेत त्यांना आपला परिचय द्या तुम्ही नमस्कार पुणेरी आवाज रेडिओ एफ एम एकशे सात पॉईंट आठ एफ एमच्या सर्व श्रोत्यांना मनापासून नमस्कार मी अकोला जिल्ह्यातनं पुणेरी आवाजच्या स्टुडिओतनं सध्या बोलतो आहे तिथनं इथपर्यंत आलो माझा जन्मगाव मूळ अकोट आणि सध्या मी शिक्षण क्षेत्रात सेवा करतो अकोला जिल्हा परिषदमध्ये मूर्तिजापूर येथे शिक्षण क्षेत्रात सेवा देत असताना अनेक विद्यार्थी चांगलं लिहिताना आढळले विद्यार्थी जगातही काही विद्यार्थी चांगल्या कविता चांगल्या कथा लिहिणारे आढळले त्यांना प्रोत्साहन मिळावं म्हणून सतत काहीतरी करत आलो आणि आज इथं बसून तुमच्याशी बोलताना खूप आनंद होतो आहे की मला जे रसिक श्रोत्यांपर्यंत पोचवायचं होतं ते पोचवण्यासाठी मला या माध्यमातून एक संधी उपलब्ध झाली त्यामुळे मनाला खूप आनंद होतो आहे हो तुमचे विचार ऐकून आम्हालाही आनंद आहे <laughs> आणि श्रोत्यागणांनाही फार आनंद वाटत असेल तर चला पुढे बघूया आता सरांचा मी विचार म्हणजे शिक्षण क्षेत्रामध्ये कसं येणं झालं तुमचं माझे आई आणि वडील दोन्ही शिक्षक होते किंबहुना मी असं म्हणेल की तो एक परंपरागत वारसा आहे माझ्या आईचे वडील म्हणजे माझ्या आजोबा हो हो तेही शिक्षक होते मामाही शिक्षक होते आई स्वतः शिक्षिका होती वडील शिक्षक होते आणि साहजिक घरातूनच जन्मता ते बाळकडूच असं मिळालं होतं की आम्ही पाच भावंड पाच भावंडांपैकी माझी मोठी बहीण आणि मी दोघंही शिक्षक म्हणून कार्यरत होतो बहीण आता रिटायर्ड झाली आहे पण मला असं वाटलं होतं की यांनी जे कार्य केलं ते आपण पुढे न्यावं अच्छा अच्छा त्या मग शिक्षक व्हावं शिक्षक मी शाळेचं जीवन लहानपणापासून पाहत होतो शिक्षकाला मिळणारा मान सन्मान सामाजिक स्तरावर तर कुठेतरी असं वाटायचं की आपण जर याच्यात गेलो तर आपल्याला हा मान सन्मान आपसूक सामाजिक एक स्तर असतो तो आपला आपोआप तयार होईल आणि खरंच असं वाटतं की शिक्षक असण्यातला आनंद जो आहे तो इतर कुठल्या सेवेत मिळाला नसता <laughs> फारच सुंदर सुरुवातपासूनच तुमच्या मनात एक शिक्षक व्हावा म्हणून आणि एक वारसा म्हणजे काय लोकांपर्यंत जसं आपण म्हणतो की आप बडे होकर क्या बनेंगे कॅसे करेंगे तर हा प्रश्न तुमच्याकडे आलाच नसेल कधीच वाटलं नाही <laughs> लहानपणापासून आकर्षण होतं की आपण शिक्षक व्हावं म्हणजे कोणाला तरी शिकवताना एक जो मान सन्मान मिळतो तो आणि एक आई वडिलांचा एक संस्कार होता की जे जे आपल्याकडे आहे ते इतर इतरांना देत जावं <laughs> ते द्यायचं तर मग कसं द्यायचं या माध्यमातून द्यायचं हो हो हो तर एक फारच सुंदर अनुभव आहे तुमच्याकडे आणि आजच्या पिढीमध्ये जेव्हा पण आपण मुलांना बघतो तर एक त्यांच्यामध्ये ताणतणाव राहते की आज एवढं सगळे करिअरची गोष्टी बघितलं तर करिअर भरपूर काय करायला आहे भरपूर काही सेक्टर्स निर्माण झालेलं आहे यापूर्वी मला वाटतं तुमच्या काळात अशी एवढी संधी नव्हती <laughs> एवढ्या संधी नव्हत्या मर्यादित संधी होत्या माझ्या वडिलांची कुठेतरी एक अशी इच्छा व्हावी की मी इंजिनिअरिंग कडे जाऊन इंजिनियर व्हावं अच्छा अच्छा <laughs> पण मी जेव्हा त्यांना बोललो की नाही मला तिकडे जाण्यात कल नाही मला इकडे जायचं कारण की मुळात लहानपणापासून कलेची आणि साहित्याची थोडीशी आवड होती मी लहानपणी गायचो मी शाळेत असताना जे विद्यालयीन शिक्षक होते ते मला विविध कार्यक्रमांमध्ये गाण्याची संधी द्यायचे माझ्याकडनं करून घ्यायचे कुठेतरी चार शब्द जरी लिहिले गेले तरी मामांकडनं कौतुक मिळत आईकडनं कौतुक मिळत तर कल जास्त तिकडे असल्यामुळे तिकडे आपसुक अशी नजर गेली की नाही आपल्याला शिक्षक जर आपण झालो तर आपण या गोष्टीला जास्त वाव देऊ शकू मग ते मला निश्चित झालं की शिक्षकच व्हायचं आता बरोबर फार सुंदर एक्सपिरियन्स आपण शेअर केलात आणि मला एक विचारायचं म्हणजे लहानपणात जेव्हा शाळा शिकताना किंवा टीचर जे तुमचे होते आणि ते संधी मिळून द्यायच्या किंवा तुमच्याकडून करून घ्यायच्या असं करताना तुम्हाला कुठली गोष्टी जसं काय भाषण करणं किंवा गाणं म्हणणं असे जे प्रसंग आहेत सांस्कृतिक प्रसंग ज्याला म्हणता येईल आपल्याला त्या हो. प्रसंगाचे काही आठवण तुम्ही आमच्या श्रोत्यांना सांगा माझ्याकडे खूप मोठी एक आठवण अशी आहे की <laughs> मी चौथ्या वर्गात असताना मी वक्तृत्व स्पर्धेत भाग घ्यायचो मला आवर्जून त्या माझे जे प्राथमिक गुरुजी होते प्राथमिक शाळेत मला शिकवणारे हो, हो, हो. त्यांची मला आवर्जून आठवण येते सुधाकर कृष्णराव बेलसरे नावाचे मला शिकवणारे गुरुजी होते हो आणि मला लहानपणी टॉन्सिलचा अतोनात त्रास होता अच्छा अच्छा त्यामुळे भाषण देणं ही गोष्ट माझ्यासाठी फार कठीण होती पण त्या सरांना माझी शैली आवडायची बोलण्याची ते काय करायचे की सतत मला कुठलाही कार्यक्रम असला कुठलीही स्पर्धा असली की माझं नाव द्यायचे आणि मला सांगायचे की तुला बोलायचं आहे चार दिवस आठ दिवस आधी ती माझी तयारी करून घ्यायची आणि जेव्हा कार्यक्रमाला जाण्याची वेळ यायची मला टांचिलचा त्रास असल्यामुळे माझा श्वास पुरायचा नाही हो, हो, हो. त्याच्यामुळे बोलताना मी जे बोलत असो एखादं वाक्य जर असलं तर त्या वाक्यातली चार शब्द बोलल्यानंतर पाचवा शब्द कुठेतरी माझा तोंडातल्या तोंडातच राहून जायचा श्वास तेव्हा श्वास संपायचा आणि तो शब्द बाहेर पडायचाच नाही ते सर मला सतत गमतीत म्हणायचे फराळाचं द्यायचे आणि सांगायचे दोन घात जास्त खा पण शब्द नाही खायचे आणि जेव्हा खरोखर मी महाविद्यालयीन जीवनात एक मला पहिलं पारितोषिक जेव्हा वक्तृत्वाचं मिळालं वक्तृत्व स्पर्धेचं मी सर्वात आधी त्यांना जाऊन नमस्कार केला गावात बरोबर की सर तुम्ही जर मला त्यावेळेला असं म्हटलं नसतं की दोन घास शिल्लक खा जास्तीचे खा पण शब्द खाऊ नको हो. त्यांची एक आठवण माझ्याजवळ अशी आहे की मी वक्तृत्व हे त्यांच्याकडनं शिकलो आणि गीतसंगीताबद्दल विद्यालयीन जीवनात एक माझे आज सध्या आहेत ते नंदकुमार नावकार सर म्हणून होते हिंमतराव बहादुरे सर म्हणून होते त्या लोकांनी मला विद्यालयीन जीवनात गाणं म्हणायचं आणि ते बिलकुल त्या मूळ गायकाच्या स्केलला जाऊन म्हणायचं मग आपण शास्त्रीय संगीत शिकलेलं नसताना ते कसं हे करायचं म्हणजे कसं स्वीकारायचं किंवा त्याला कसं साध्य करायचं त्या लोकांनी मला बाळ करू दिलं आणि तिथनं मग थोडी थोडी थोडी थोडी प्रगती होत गेली आणि आजही त्यांची कौतुकाची थाप पाठीवर आहे कुठे कार्यक्रमात भेट झाली काय झाली सहज एखादं गीत जरी म्हटलं तर जे शब्द त्यांचे तेव्हा असायचे तेच आज असतात त्याच्यामुळे एक स्फूर्ती मिळते की नाही मला कोणीतरी माझ्या मागे आजही आशीर्वादाच्या हात आहेत <laughs> नक्कीच नक्कीच असं एक प्रेम असतो एक स्नेह असतो आणि त्यांच्या बोलण्यावरून आपण काहीतरी घडलो <laughs> त्यांचा वाटा आहे ते एक इतिहास आपला समोर आहे तर नेहमीच त्यांचा प्रेम आपल्याबरोबर असणार आणि आठवणी असणार तर जसं आपण म्हटलं की गीतांच्या कवितांच्या तुमच्या आवड आहे तर एखाद आमच्या श्रोतांनाही काय ऐकवा <laughs> एक अशी गीतरचना आहे की ज्या गीतरचनेच्या संदर्भात म्हणजे मला एका स्पर्धेसाठी म्हणून लिहा असं म्हटलं गेलं अच्छा अच्छा पण माझ्या डोक्यात काहीतरी वेगळं होतं आणि भारतीय समाजात आपली जी सांस्कृतिक परंपरा आहे त्या सांस्कृतिक परंपरेत विवाह ही एक परंपरा आहे हो हो, हो. आणि विवाह एकदा झाला की त्या स्त्रीची प्रत्येक विवाही स्त्रीची एक मानसिक इच्छा असते किंवा तिने जाताना म्हणजे जेव्हा तिला मृत्यू येईल तेव्हा तिचं सौभाग्याचं लेणं तिच्या कपाळावर जावं अशी एक स्त्रियांमध्ये एक धारणा धारणा आहे आणि त्यासाठी मग त्या प्रत्येक स्त्रीला असं मनातनं वाटतं की माझा संसार सुखाचा असावा तर सहज मला त्या दिवशी वाटलं की माझ्या पत्नीचं माझ्या आईचं स्थान काय आहे <laughs> प्रत्येकदा असं कुठेतरी होतं की बा तिचं माझ्या आयुष्यातलं काय स्थान आहे हे जेव्हा मला असं लक्षात आलं तेव्हा मी जी गीत रचना केली ती तिला समर्पित करण्याच्या उद्देशाने ती गीत रचना केली होती सात कडव्यांची रचना आहे अरे वा ती रचना नक्कीच नक्कीच ती रचना आमच्या श्रोतांनाही आवडेल आणि आपण ऐकूया तू असताना तू असताना संसाराला माझ्या काय उणे चल सखे चल गाऊ मिळून संसाराचे गाणे तू असताना संसाराला माझ्या काय उणे चल सखे चल गाऊ मिळून संसाराचे गाणे सप्तपदी चालता चालता दिली उभयता वचने पदोपदी तू पाळत आली मनापासूनी सजने दुःखी असता दुःखी असता सारे वदनी हासू उसने चल सखे चल गाऊ मिळुनी संसाराचे गाणे तू असताना वेळी तू नित्य अंगणी मंद लाविता पण ती वेळी तू नित्य अंगणी मंद लाविता पण ती शांत मनातील तिच्या प्रकाशे भाववदनी उजळती नजरेवर तव नजरही पडता नजरेवर तव नजरही पडता हळूच तुझे लाजणे चल सखे चल गाऊ मिळून संसाराचे गाणे तू असताना संसाराच्या वेलीवरही फुलली दोन फुले बोल ऐकता कानितयांचे आनंदे मन झुले बालली लाग बालली लाग बघता त्यांच्या मुक्तपणे हासणे चल सखे चल गाऊ मिळून संसाराचे गाणे तू असताना सुख दुःखाच्या वेळी मजला तूच प्रिये सावरले सुख दुःखाच्या वेळी मजला तूच प्रिय सावरले दृष्टी आडक्षणी होता तू मन माझे बावरते भावभीतीचे भावभीतीचे मज चेहऱ्यावर पाहून तव घाबरणे चल सखे चल गाऊ मिळून संसाराचे गाणे तू असताना अनेक जन्मासाठी पडाव्या आपुला रेशीम गाठी अनेक जन्मासाठी पडाव्या आपुला रेशीम गाठी साथ मिळावी तुझी मलाग सहस्त्र जन्मांसाठी ईश्वर चरणी ईश्वर चरणी याहून दुसरे अन्य नसे मागणे चल सखे चल गाऊ मिळून संसाराचे गाणे तू असताना अखेराचा क्षण येता जवळी परमेशाला प्रार्थिन मी अंतर ठेवनी दोन क्षणाचे आधिप्रियेला प्रियेला मजनेशी अखंड राहो तुझा कपाळी सौभाग्याचे लेणे चल सखे चल गाऊ मिळुनी संसाराचे गाणे संसाराचे गाणे <laughs> खूपच छान फारच सुंदर कविता आपण ऐकवलं आणि आशा व्यक्त करतो आपल्या श्रोतांनाही फार आनंद वाटत असेल तुम्ही एक गोड आवाजाने जे एकदम लयनी गात होते तर आम्हालाही ऐकून फारच आनंद वाटत होता तर सर एक अजून विचारायचं म्हणजे काय प्रत्येक गोष्टीला आपल्याला वेळ द्यावा लागतो शिकायला लागतो समजायला लागतो आणि जेव्हा रचना करताना पण फार खूप मंथन करायला लागतो तर अशा वेळी शिक्षक म्हणून काम करताना साहित्य जगतची कशी आवड निर्माण झाली साहित्य जगाच्या संदर्भात जर बोलायचं तर मला हेही काही अंशी वारसातूनच मिळालेलं अच्छा <laughs> माझे आजोबा लिहायचे त्या काळात तर प्रकाशनाची किंवा याची इतकी सोय नाही त्यांचं साहित्य जगासमोर आलं नाही पण माझे जे मामा होते म्हणजे माझे मोठे मामा हो श्रीपू पिंपळे म्हणून श्रीराम पुंडित पिंपळे म्हणून त्यांचं नाव होतं आणि एकोणवीसशे एकोणऐंशी साली त्यांच्या एका पुस्तकाला साहित्य अकॅडमीचा पुरस्कार मिळाला होता तीन बिंदू तीन रेषा नावाचं त्यांचं पुस्तक होतं लहानपण पूर्ण मामाच्या सानिध्यात गेल्यामुळे त्यांची जवळजवळ सहा सात कादंबऱ्या काव्यसंग्रह प्रकाशित होते आणि मग सतत त्या वातावरणात त्यांच्या घरी जी येणारी जाणारी मंडळी होती म्हणजे आज जर म्हणायचं तर सध्या हयात असणारे माननीय विठ्ठल वाघ सर ज्यांना वराळीचं एक बादशाह समजलं जातं विठ्ठल वाघ सर यायचे उरा गिरी सर यायचे नादो महानोर सर यायचे लहानपणापासून त्यांच्या तिथं बसणं त्यांचं ते ऐकणं हे ऐकता ऐकता कुठेतरी असं दोन शब्द लिहायचे आणि मामानी किंवा आईनी बघायचे आणि मग त्यांनी दिलेली जी प्रेरणा होती की तुला चांगलं लिहिता येतं तू प्रयत्न करत राहा तू प्रयत्न करत राहा आणि मग प्रयत्न करता करता करता करता आणि त्यांचं मार्गदर्शन होतं त्यानंतर काही मित्र परिवार भेटला बरोबरीचे काही शिक्षक भेटले की जे प्रत्येक वेळेला असं सांगत गेले की सर हे खूप छान लिहिलं हे जर तुम्ही आणि माझा एक स्वतःचा एक स्वभाव होता की मी ते लिहायचो आणि माझं साहित्य सगळं माझ्याजवळ असायचं मी प्रकाशित करत नव्हतो अच्छा अच्छा पण काही मित्रांच्या आग्रह का तर मग जेव्हापासून हा सोशल मीडिया बाहेर आला तेव्हापासून मी नाही टाकलं तरी ते माझ्याकडनं ते शब्द ऐकायचे ऐकता ऐकता लिहायचे आणि माझ्या नावाने कुठेतरी एखाद्याच्या वालवर टाकून द्यायचे <laughs> शेवटी मग त्यांनी मला बाध्य केलं की तुम्ही बाहेर येऊ द्या ना तुम्ही स्वतः पुढचं का ठेवता मर्यादित जगासमोर येऊ द्या आणि मला तिथं नेमके माझ्या आईचे आणि मामांचे शब्द आठवले की तुझ्याजवळ जे जे नॉलेज आहे ते तू इतरांजवळ ठेवू नको स्वतःजवळ न ठेवता ते इतरांना देत जा ज्ञान हे संचित ठेवल्याने वाढत नसतं दिल्याने वाढत असतं आणि मग ते डोक्यात जे होतं मग कुठल्या माध्यमातून वापरायचं कारण की स्वतःचा व्यवसाय जो नोकरी हा व्यवसाय स्वतःचा शिक्षक म्हणून व्यवसाय करताना शाळा सोडून बाहेर जाऊन कोणाला शिकवणं शक्य नव्हतं नव्हतंच कधी कधी असं वाटतं की सोशल मीडिया त्या दृष्टीनं खूप चांगला आहे की त्या माध्यमातून आज मी जवळजवळ दीडशे लोकांना की रचना कशा करायच्या गीत रचना कशी करायची कथा कशा लिहायच्या आणि एखाद्या कवितेचं समीक्षण करत असताना नेमकं त्याच्यातला कुठला भाग रसिकांसमोर आणायचा कुठल्या भागाला किती वजन द्यायचं हे मला आता त्यांना सांगता येते आणि आनंद वाटतो की मला जे माझ्या गुरुने दिलं ते संचित न ठेवता मी कुठेतरी प्रवाहित करतो मी शून्य आहे माझ्याजवळ स्वतःचं असं काही नाही हे परंपरागत ज्ञान आहे ते माझ्या गुरुनी मला दिलं आणि त्यांच्या <laughs> आदेशावरनं फक्त मी ते प्रवाहित करतोय माझी अशी स्वनिर्मिती काही नाही मराठी व्याकरण असेल साहित्य असेल हे सगळंच सगळं प्रवाहित झालेलं आहे शब्द मी माझे वापरतो त्याच्यातनं काहीतरी निर्मिती करतो कुठला नियम मी बनवणार बनवणार नाही कारण मी त्याला पात्रही नाही हो जे आधीपासून आलं फक्त संचित ज्ञान आहे ते मी कुठेतरी प्रवाहित करतो आणि त्याचं <laughs> जे लोक आज शिकत आहेत मला खूप आनंद भेटतो ते जेव्हा कुठेतरी म्हणजे फेसबुकच्या माध्यमातून किंवा फोन करतात सर आधी नमस्कार करू द्या काय झालं बाबा सर मला पहिला पुरस्कार भेटतो <laughs> खूप आनंद भेटतो मनाला की कुठेतरी मी ज्ञान प्रवाहित करतो आहे गुरुनी दिले निश्चितच एक ज्ञानाचा जे वाटा आहे आपलं बरोबर आपलं जीवनात आणणं हे उपयोगीचं आहे आणि त्याला नंतर आपण जेव्हा प्रवाहित करतो लोकांपर्यंत पोहोचवतो आणि तेही त्याला आपल्या जीवनामध्ये आणून दुसऱ्यांपर्यंत पोहोचवतात तर हे जसं हिंदीमध्ये गाणं एक ज्योत से ज्योत जगाते चला प्रेम गंगा वाहते तर असा हा प्रेमची गंगा तुम्ही वाहतायत आम्हाला आनंद वाटतोय आणि श्रोता मित्रांनाही आनंद वाटत असेल तर जाता जाता एक छोटीशी विनंती म्हणजे एक प्रेरणादायी प्रसंग तुम्हाला वाटत असेल सुरुवातीला एक प्रेरणा मिळाला सरांकडून शब्द कसं रचना करायचे आणि शब्द खाऊ नको पाहिजे त्या दोन गा जास्ती खा हे जे तुम्हाला वाक्य प्रेरित केला त्या सरांचा आजही आठवण तुम्हाला आहे असं दुसरं कुठला एक प्रेरक प्रसंग सांगून आपण कार्यक्रम संपवू दोन हजार दोन सालची घटना आहे अमरावती जिल्ह्यात अंजनगाव नावाचं एक तालुक्याचं ठिकाण आहे त्या ठिकाणी एक साहित्य संमेलन होतं आणि मी ज्यांना गुरुस्थानी मानलेलं आहे माझे मामा आज या जगात नाही आहेत पण आदरणीय विठ्ठल वाघ सर त्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते आणि संमेलन उद्घाटनाचा कार्यक्रम आटोपल्यावर दुपारच्या सत्रात एक कवी संमेलन होतं मी वराडी भाषेत तयार केलेली एक रचना होती त्याआधी मी बऱ्याचशा रचना त्यांच्यासमोर सादर केल्या होत्या पण मला कुठे असं एक समाधान त्यांना माझ्यापासून मिळत नव्हतं ते माझ्या मामांचे म्हणजे माझ्या मामांना ते गुरु मानायचे त्याच्यामुळे माझे त्यांचे संबंध कौटुंबिक असल्यासारखे पण मी लिहिल्यानंतर ते मला हे चूक आहे हे दुरुस्त कर असं त्यांनी मला कधी सांगितलं नाही ते काय करायचे जमलं नाही की माझ्याकडे रागानी पाहायचे आणि रागानी दोन तीन गोष्टी बोलून द्यायचे अच्छा अच्छा आणि मग त्या साहित्य संमेलनात जेव्हा मी एक रचना सादर केली ती रचना सादर केल्याबरोबर ते खाली बसलेले ते तिथनं उठून आणले उठून आले आणि मला आलिंगन दिलं याला म्हणतात रचना म्हणजे त्या रचनेने मला कुठेतरी ज्यांना मी गुरुस्थानी मानत होतो त्यांच्या नजरेत माझी किंमत त्या एका रचनेने मला मिळवून दिली आणि त्यांनी त्या दिवशी सांगितलं की या पद्धतीने लिहित जा तुला काहीच कमी पडणार नाही तू खूप मोठा होशील ते शब्द अजूनही डोक्यात आहेत आजही ते जेव्हा भेटतात तेव्हा सांगतात एखादी रचना म्हणून दाखवली थोडासा इथं असा बदल कर आणि मला माझ्या गुरुला विचारताना किंवा ते जे सांगतात ते माझ्यासाठी प्रमाण असतं मला आजही लोक म्हणतात सर तुम्ही काव्यसंग्रह का प्रकाशित करत नाही तुम्ही पुस्तक का काढत नाही एखादं कथांचं मी त्यांना सरळ सांगतो की मला माझ्या गुरूंचा आदेश नाही <laughs> ते ज्या दिवशी म्हणतील की आता तू परिपूर्ण आहेस किमान परिपूर्ण कोणीच होत नाही या जगात या ज्ञान साहित्य हा इतका मोठा सागर आहे मी आज त्याच्यातला एक बिंदू जर घेतला तर त्या बिंदूच्या एक सहस्त्र भागाची बरोबरी करण्याची माझी ही नाही आहे नाही आहे पण ते जेव्हा सांगतील की तुला काढायला हरकत नाही त्या दिवशी मी काव्यसंग्रह काढील आणि त्यांचा तो प्रसंग मला माझ्या आयुष्यात प्रेरणादायी आहे <laughs> फारच सुंदर फारच सुंदर प्रेरणादायी प्रसंग आपण ऐकवलात कुठेतरी आपल्याला एक मोटिवेशन लागतो जीवनामध्ये पुढे जायला आणि मोटिवेशन घेताना किंवा आपल्या जीवनात आपण काही रचना करतो किंवा काही घडवतो त्यावेळी आपल्याला एक दोन मित्रांना किंवा कुणालाही गुरु मानून ते रचना त्यांना सांगितलं तर त्याच्यामध्ये काही चुका वगैरे असतील बारीक चुका निर्भीकपणे सांगतात आणि आपण त्याला स्वीकारून त्याला एक स्वरूप दिला तर ते लोकांपर्यंत जाताना एक वेगळी स्वरूपात जातो आणि लोकांनाही आवडतो आणि आपल्यालाही आपली चूक माहिती पडतो आणि पुढे आपल्याला शिकायला मिळतो की हां ते रचनामध्ये असा गडबड झालेली आता या रचनामध्ये ती मिस्टेक मी नाही करणार म्हणून आपल्याला एक शिकवण मिळते आणि एक कंटिन्युअस आपली रचनामध्ये एक काय म्हणतात ते इम्प्रूव्हमेंट होत जाते इम्प्रूव्हमेंट म्हणजे ती होत राहते आणि निर्माण होते आणि एक इम्प्रूव्हमेंट आपण पाहतो प्रत्येक रचनामध्ये आपण एक सहजपणाने एक जीवन जगतो कुठेतरी एक इमोशन्स आपले जुडलेले असतात आणि त्या इमोशनला एक भार मिळतो आणि शब्द रचनाबरोबर आपलं जीवन एक सार्थक रूपाने आपण जगत असतो अंतर बाहेर जगामध्ये आज आपण बघतो की शब्द आणि ज्ञानाचे जे शब्द आहेत ते निवल आपल्याला एक कनेक्शन म्हणून जोडून ठेवतात म्हणून आपल्या जीवनामध्ये एक आनंद आपल्याला नेहमीच मिळत असते दुसऱ्या कोणी मला ऐकवलं <laughs> तर त्याचे आनंद डबल होतो असा हा तिप्पट आपल्याला जे आनंद आहे वाढत जातो गुड बेस्ट अँड बेटर असं ते रचनांची जी आपल्याला प्रतिक्रिया मिळते त्याच्याने आपल्या जीवनामध्ये एक खुशी एक आनंद निर्मित होतो तर मित्रांनो आजच्या एपिसोडमध्ये सर आपल्याबरोबर श्री चारुदत्त सर आपल्याबरोबर आहेत आणि त्यांनी जे आपले विचार आपल्याला दिले आणि त्यांची जे प्रेरक प्रसंगही ऐकला जीवनामध्ये कसं त्यांचे जे एक टर्निंग पॉईंट म्हणता येईल आपल्याला दोन तीन टर्निंग पॉईंट जे आपल्याला प्रेरित करतात ते नक्कीच तुमच्या लक्षात आलं असेल आणि तुम्ही त्याला लक्षात घेऊन तुमच्या जीवनामध्ये पण एक मोठं टर्न घ्यावा आणि एक जेप घेऊन तुम्ही एक उंच स्तरावर जावा अस अशी कल्पना अशी एक भावना व्यक्त करतो आणि सरांचा फार फार धन्यवाद आभार धन्यवाद तर मित्रांनो आजच्या एपिसोडमध्ये बस एवढंच परत भेटूया नवीन एपिसोडमध्ये तोपर्यंत तुम्ही ऐकत राहा radio Puneri Awaaz one nought seven point eight F M आनंदी राहा आनंद लुटा अंधारलेल्या जीवनाला तूच एक दीप बाबा दीन दुबळ्यांच्या साठी तूच एक आस बाबा अंधारलेल्या जीवनाला भीमाईच्या चौदरा मधुनी तूच जन्मलास बाबा भीमाईच्या उदरा मधुनी तूच जन्मला बाबा उद्धरण्या बहुजनाना तूच एक ठाम बाबा अंधारलेल्या जीवनाला बसुनिया खिडकी जवळी तूच शिकलास बाबा शिका संघटित होण्या आवाज दिला तूच बाबा अंधारलेल्या जीवनाला समानता नांदावी म्हणून हाक दिली तूच बाबा भारतीय घटने चारे शिल्पी शोभतो सबाबा अंधारलेल्या जीवनाला आज तुझा स्मृती दिनी अनावर मज अश्रू बाबा पामरमी काय बोलू नतमस्तक झालो बाबा अंधारलेल्या जीवनाला तूच एक दीप बाबा अंधारलेल्या जीवनाला